क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायका जीवन तुझे अमास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया आला उभा